झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग सोळावा केळी आणि पपई तर हे आहे केळी आणि पपईचं मॉडेल सहा फूट बाय साडेचार फूट म्हणजे दोन ओळीतलं अंतर सहा फूट आणि आडवं किती साडेचार फूट ट्रँगल सिस्टीम घेतलेली आहे त्रिकोणात्मक त्रिकोणात्मक पहिले काढून घ्या मग आपण वर्णन करू द्यायचं सहा बाय वर आहे हे मॉडेल त्रिकोण असल्यामुळं जरी आडवं साडेचार कमी आहे पण सहा बाय सहावर जिथे ते त्रिकोण असल्यामुळे लांबी त्याची वाढते आणि संपूर्ण सूर्यप्रकाश पकडता येतो प्रत्येकाला कारण प्रत्येक चारच्या मध्ये हे येते त्याच्यामुळे सगळा सूर्यप्रकाश पकडता येतो आमच्यात व्हायरस येत नाही तुम्ही व्हायरस बोलावता बोलावल्याशिवाय व्हायरस येत नाही केळी हे पाण्याचं पीक आहे असं जे म्हणतात ते खोटं बोलतात केळी हे जास्त पाण्याचं पीक आहे असं जे म्हणतात ते धादांत खोटं बोलतात झिरो बजेटमध्ये कोणतंही जास्त पाण्याचं पीक नाही आहे ऊस सुद्धा नाही भात सुद्धा नाही भात सुद्धा नाही भाताला पाणी भरतात महापाप करतात काही आवश्यकता नाही बदलायची केळीच्या खोडामध्ये व पानामध्ये नव्वद टक्के पाणी असते म्हणून प्रखर उन्हामध्ये उष्णतेच्या लाटा असताना पानातलं पाणी गरम होतं बाष्पीभवन प्रचंड वेगानं वाढतं व प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते परिणामी पानं पिवळी पडतात करपतात उन्हामध्ये व केळीचं खूप नुकसान होतं या गरम हवेला रोखण्यासाठी शेवगा आणि तूर आहे तसेच केळीच्या पानांना सूर्यप्रकाशाची तीव्रता पाच हजार ते आठ हजार फूट कॅन्डल हवी असते पाच हजार ते आठ हजार फूट कॅन्डल हवी असते आठ हजाराच्या वर तीव्रता सहन होत नाही आठ हजाराच्या वर तीव्रता सहन होत नाही पानं करपतात म्हणजे पानांना ऊन सावली पाहिजे ती ऊन सावली कोण देते शेवगा देते राईट देते मात्र पपईच्या पानांना मे आणि मे आणि जून मधली प्रखर ऊन सहन होत नाही बाकीचे दहा महिने प्रखरता सहन होते तीव्रता सहन होते म्हणून पपईवर सावलीची आवश्यकता नाही पपईच्या पानावर जो मोझ्याक येतो मोझ्याकला काय म्हणता तुम्ही व्हायरस येतो दोन कारणामुळे होतो एक मुळीजवळ वापसा नसणे व प्रतिकारशक्ती घटणे झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये आपण काय करतो पाणी काढून टाकतोय ना वापसा निर्माण करतो व ह्युमसच्या माध्यमातून शक्ती निर्माण करतो म्हणजे मोझॅक येत नाही मोझॅक येत नाही केळीवर पर्णगुच्छ त्याला बंजी टॉप म्हणतात केळीवर पर्णगुच्छ व करपा हे दोन घातक विकार असतात पण नैसर्गिक शेतीमध्ये पर्णगुच्छ येत नाही कल्पा येत नाही कारण आपण प्रतिकारशक्ती निर्माण केलेली असते केळी आणि पपई दोन्ही एकत्र सुद्धा घेता येते तो प्रयोग आम्ही केलेला आहे एकत्र सुद्धा घेता एकाएक पपई वर असते केळी खाली असते ना हो तुम्ही कोकणात जाऊन बघा नळामध्ये केळीच आहे सावलीत आहे छान घडायचं आपल्या पद्धतीने सगळ्यात उत्तम येतात आपण या मॉडेलमध्ये या मॉडेलमध्ये सहा फूट दोन ओळीचं अंतर व आडवं दोन झाडातील अंतर साडेचार फूट घेतलेलं आहे उभं अंतर किती आहे सहा फूट आहे आडवं अंतर साडेचार फूट आहे व केळी पपई आपण कशी लावलेली आहे त्रिकोणी लावलेली आहे म्हणजे पहिल्या ओळीत ज्या दोन केळी पपई आहे दुसऱ्या ओळीत त्या दोन केळी पपईच्या मधात जी लाईन आहे त्या सेंटरला येते आहे ना इथं आहे इथंही आहे याच्या कुठे येते त्रिकोणात याच्यामुळं याच्यामुळे एका बाजूला साडेचार फूट अंतर जरी असलं तरी दोन केळी किंवा पपईमध्ये ते सहा बाय सहाच असते तरी दोन केळी किंवा पपईमध्ये सहा बाय सहाच असते त्याच्यामुळं कायची संख्या वाढते हा पपईची व केळीची संख्या वाढते केळीचे टिश्यू कल्चरचे रूप आणू नका केळीचे उती संवर्धित रोप आणू नका टिश्यू कल्चरला काय म्हणतात मराठीत उती संवर्धित उती संवर्धित टिश्यू कल्चरचे रूप आणू नका कदाचित पुढच्या पिढ्यामध्ये झोपलेले वाईट गुणधर्म जागृत होऊन पुढच्या पपीवर येण्याची शक्यता पुढच्या केळीवर येण्याची शक्यता असते आणि झिरो बजेट आहे विकत आणायचं नाही म्हणून टिश्यू कल्चर विकत आणायचं नाही आणि तो फुकटा देत संत जरूर आणायचं नाही मला वाटतं हो म्हणान काय मी वाट पाहत होतो झालं केळीचे कंद शक्य असेल तर नैसर्गिक बागामधलेच आणावेत नैसर्गिक बागेमधलेच आणावेत कारण त्यामध्ये तीस टक्के जास्त उत्पादन देण्याची क्षमता व रोग प्रतिबंधक गुणधर्म असतो काय म्हणतो हा हा हा हा हा हा विद्यापीठाचे लोक बसले इथं बिलकुल एकाच वेळेला कापणी आली की तुमचे कापणी होतेच कारण सगळ्याचे घडं एकाच वेळेला येतात आणि भाव पडतात हे लक्षात ठेवा आता काय झालं ग्राहक आपला बाराही महिने केळी खातो आणि काय होते जळगावचे लोक रडतात एकाच वेळेला सगळे घर कापणीला येतात वाघिणी मिळत नाही वाघिणी वेळ मिळाला नाही तर तिथंच कळे घड सडतात असं निश्चय आहे वाघिणी सुद्धा दिल्लीपर्यंत पोहोचत नाही अर्धे घर सडतात रस्त्यातच आणि म्हणून अनइवन जे हार्वेस्टिंग आहे हे अतिशय चांगलं आहे पण आपल्या पद्धतीनं घडं हे एकाच वेळेला एका दिवशी येत नाही पण आठ पंधरा दिवसामध्ये ते सतत येत राहत हा काय लिहिलं घडत हा केळीच्या तीन जाती आहेत जसं कॅव्हेंडिश कॅव्हेंडिश म्हणजे ठेंगू कॅव्हेंडिश जात आहे त्या ठेंगण्या असतात जसे बसवे आहे खानदेशातली अर्धापुरी आहे नांदेडची मराठवाड्याची अर्धापुरी किंवा खानदेशची कोणती आहे बसवाई त्या ठेंगू जाती आहेत दुसरे आहे रोबस्टा रोबस्टस मध्यम उंच जाती जसा तुमची जी नाईन आहे बजरंगी आहे ना या मध्यम उंच जाती रोबस्टा आणि तिसरी आहे देशी देशी म्हणजे उंच देशी म्हणजे उंच आणि अप्रतिम स्वाद लहान केळ असते केवढं कळ असते एवढं आणि दहा रुपयाला एक विकल्या जाते किती दहा रुपयाला एक दक्षिण भारतामध्ये जेवण केलं की एक केळ खातातच पाणठेल्या सुद्धा केळ ठरलेले असतात लक्कल असतात एक केळ खाल्ल्याशिवाय कोणी जेवणानंतर झोपत नाही आणि ते अप्रतिम स्वाद असते औषधी असते ते त्याला एलची काही म्हणतात हा छोटी हो हो बिलकुल सांगा एकशे वीस रुपये त्याच्यात वसईला आहे म्हणतात सांगा म्हणजे एक वेळा झालं ते दहा रुपये झालं झालं पण कसं आम्ही समजावं तुम्ही इथं आणलेच नाही खाऊन बघितलेच नाही आम्ही कसं बरं समजावं चला हा नक्की नक्की नक्की हा यापैकी देशी जाती ह्या सतत उत्पादन देतात बेट करतात बाराही महिने पैसा मिळतो खूप भाव मिळतात आणि वातावरण बदलाला सहन करतात वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांना सहन करतात देशीमध्ये एक राजापुरी केळी आहे आहे ना राजापुरी आहे अप्रतिम आहे ते सुद्धा मॉडेलचं मी पत्ता देईन तुम्हाला इंडीला अतिशय सुंदर राजापुरी केळी खानदेशामध्ये बसराई घ्या कारण ती सूट झालेली आहे खानदेशामध्ये बसराई घ्या आणि मराठवाड्यात अर्धापुरी घ्या जर खिन्नी केळी घ्यायची असेल तर विदर्भात सगळ्यात चालतात देशी आहे राजापूर देशी आहे मी सांगतोय सगळ्या देशी आहे झालं लिया पपई गावरानी असली तर चांगलं परंतु बाजारामध्ये हैवान पपईला जास्त मागणी आहे कोणत्या पपईला हैवान पपईला जास्त मागणी आहे हो हैवान म्हणजे तायवान तायवान म्हणजे हैवान तायवान पपईला काहीही चव नसते आणि ती चघळावी लागते दाताना तोडावी लागते आपली पपई जिभेवर जिरून जाते हे का आपोआप जिर पण मार्केटमध्ये आम्हाला माऊलींना काय पाहिजे ते हायवानच पाहिजे जास्त आणि ती संकरित आहे त्याच्यामुळे दरवर्षी बी विकत आणावं लागते पण आम्ही प्रयोग केले आम्ही प्रयोग केले उत्कृष्ट झाडं निवडले लिहा तायवान पपईचे नैसर्गिक शेतीमधील सर्वोत्कृष्ट झाडं निवडा ज्यावर सगळ्यात जास्त चांगल्या पपया लागलेल्या आहेत पपयाचा गर गोड आहे व्हायरस नाही बुंधा मजबूत आहे बुंदाबंद का काय म्हणता तुम्ही हा खोड मजबूत आहे फांद्या गोलाकार आहेत ते चारही बाजूंना फांद्या आहेत सभोवताल आणि निकोप आहे म्हणजे त्याला व्हायर आपलं कीड नाही बिमारी नाही अशाला लाल धागा बांधा आणि त्या झाडावरच्या सर्वोत्कृष्ट पपईचे फळं निवडून काढा पिकलेले झाडावर पिकलेले पपईचे फळ निवडून काढा व त्याचं बी पुढल्या वर्षी लावा बहुती बढिया तुम्हाला पीक घेता येते एक मिनिट ज्यांनी हा प्रयोग जीवामृतावर केला तायवान पपईच्या पपया निवडल्या त्याचं बी वेगळं काढलं बी लावलं सुंदर पपईची पीक घेतलं त्यांचं नाव पत्ता लिहून घ्या गोविंद शंकरराव जाधव मुक्काम पोस्ट म्हातारगाव तालुका बसमत जिल्हा हिंगोली लँडलाईन दिला झिरो चोवीस चौपन्न झिरो चोवीस चौपन्न बावीस सत्तावीस सदतीस तर तुम्ही सुद्धा त्या प्रकारे बी काढू शकतो है ना हां आता द्या सहा बाय जमिनीची मशागत करा पूर्वीच्या पिकाचे अवशेष वेचून काढा शेवटल्या पाळीच्या आधी एकरी चारशे किलो घनजीव अमृत विस्कटून टाका शेवटल्या पाळीच्या आधी एकरी चारशे किलो अमृत विस्कटून टाका व शेवटल्या पाळीने मातीत मिसळून द्या पाऊस येताच किंवा पट पाणी दिल्यानंतर पाऊस येताच किंवा पट पाणी दिल्यानंतर उगवून आलेलं तण कोळवानं मारा व दक्षिणोत्तर तीन फुटावर सऱ्या पाडा हे तासं पाडा चौफुलीसाठी पाडा साधे म्हणतो ना आपण काय म्हणतो तीन फुटावर साडेपाडा पूर्व पश्चिम साडेचार फुटावर पाडा आडवे उभे तीन फुटावर आडवे साडेचार फुटावर उभे तीन फुटावर आडवे साडेचार फुटावर हे तीन फुटावर आले आणि दोन लाईन आल्या आणि हे किती वाली साडेचार नंतर केळीचे कंद चारशे ते आठशे ग्रॅम वजनाच्या दरम्यान असावेत केळीचे जे रायझोम्स आहेत कंद आहेत ते चारशे ते आठशे ग्रॅमच्या दरम्यान असावे चारशे ग्रॅमच्या खाली अजिबात नसावे नारळासारखा आकार असावा व वरची साल तांबडी रंगाची असावी तांबड्या रंगाची असावी मोठे खड्डे खोदू नये तीन बाय तीन बाय तीन केवळ जेवढा कंदाचा आकार आहे त्याच्यापेक्षा सहा इंच जास्त खोलीचा व सहा इंच जास्त रुंदीचा खड्डा खोदावा लांबी रुंदीचा कंदाचा आकार जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त किती सहा इंच म्हणजे तीन तीन इंच गॅप राहिली पाहिजे दोन्ही बाजूला आणि खाली तेवढा खड्डा खोदावा माती खड्ड्याच्या बाहेर ढीग लावावा खड्डा उन्हा सुकू द्यावा चांगला त्यातले जे बुरशी आहे त्या सगळ्या मेल्या पाहिजे ओलावा निघून गेला पाहिजे खड्ड्यातून काढलेल्या मातीत मातीच्या निम्मे घनजीवामृत मिसळावं मातीच्या निम्मे घनजीव अमृत मिसळावं खोल काही जमीन असेल पावीसचा वाळू मिसळावी पाविसा जितकी माती आहे त्याच्या पाव भाग वाळू मिसळावी व मुरमाड जमीन असेल तर पावीसचा तळ्याचा गाळ मिसळावा शक्य असेल तर तळ्याचा गाळ मिसळावा व चांगलं मिसळून त्याचा तिथेच ढिग लावावा त्या ढिगावर काय शिंपडावं जीवामृत शिंपडावं त्या ढिगावर झरीनं जीवामृत शिंपडून द्यावं म्हणजे तो छानपैकी त्याची नसली माती तयार होते झालं कंद बीजामृतात बुडून घ्यावा खड्ड्याच्या बुडात थोडा पालापाचोळा वाळीला टाकून एक बोट पाला पालापाचोळा वाळीला टाकून चार बोटं हे माती मिश्रण टाकावं चार बोट जाडीचं खाली बुडात जे आपण तयार केले ना नसरी माती ती टाकावी आणि त्याच्यावर एका हाताने कंद पकडावा त्या मातीला टेकेल असा कंद पकडावा आणि उजातन काय करतात माती भरून घ्यावी आणि दाबून घ्यावी चांगली त्यात म्हणजे गॅप नसो आणि आच्छादन टाकून द्यावं पपई असेल तर थेट तुम्हाला बी लावता येते रोप लावण्याची आवश्यकता नाही बीजामृतात बी टोकून लावावं किंवा जर तुमची स्वतःची नर्सरी आहे तर रोप सुद्धा लावता मुळ्या बुडून लावायची जर्मिनेशन पाहावं पहिले काय करायचं शंभर बिया टाकून पाहिजे दहा बिया टाकून पाहायचं किती उगवते बघायचं त्याप्रमाणे जर पन्नास टक्के उघड असून तर किती बिया लावायच्या दोन लावायच्या हां लिहा त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये शेवगा तूर लावावी बीजामृत संस्कार करून तूर बाजरी अंबाडीच्या बिया मिसळून शेवगा दोन बिया टोकून द्याव्या आकृतीत दाखवल्या प्रकारे त्याच वेळेला मिरची लावावी व कडधान्य सुद्धा लावून घ्यावं ते सगळं त्याच वेळेला करून टाकावं झालं साडेचार फूट पट्ट्यामध्ये सेंटरला उतारला आडवा सव्वा दोन फूट रुंद आणि सव्वा फूट खोल वी आकाराची नाडी काढावी साडेचार फूट पट्टा आहे ना साडेचार फूट पट्टा त्या पट्ट्यामध्ये सेंटरला सव्वा दोन फूट किती रुंद आणि सव्वा फूट खोल व्ही शेप नाली काढावी आणि नालीची माती बोधावर चढून द्यावी पहिलेच पहिलेच चढून द्यावी नंतर ते सगळे लावावं त्याच काळामध्ये मिरचीच्या दोन्ही बाजूला काय लावावी हळद आणि किंवा अजक लावावं त्याच काळामध्ये व नालीच्या दोन्ही काठावर पालक मेथी चुका शेपू कोथिंबीर गाजर मुळी बीटरूट सलगम हे सगळं घ्यावं है ना आता लिहा जीवामृत पपईचं काय लावायचं बी किंवा रोप लावायचं घरी असेल तर रोप लावायचं वधी कशी घ्यायची काय म्हणतात तुम्ही वधी ते आपण रोपं काय करतो काढताना काय करायचं अशी भोवतालची माती कापत कापत घेऊन शेंड्या सकट रोप घ्यायचं पण मी तो इतक्या सगळ्या उस्तापती करायलाच कशाला सगळं लावायच हा गावरानी पपईचं बियाणं मिळेल तुम्हाला गावरानी पपईचं बी काय करायचं मार्केटला जायचं ते हायवानी असते आणि गावरानी सुद्धा काही दुकानात चांगल्या पपया घ्यायच्या मस्त छानपैकी हा आणि ते विकत आणायचे पिवळी पपई आणि त्याचं बी करायचं लिहा जीवामृत पावसाळ्यामध्ये पपई किंवा केळी शेवगा आणि तूर यांच्याजवळ दोन झाडाच्या मध्ये एक एक कप जीवामृत एक एक कप जीवामृत अमृत महिन्यातून दोनदा जमिनीच्या पृष्ठभागावर टाका व पावसाळा संपताच प्रति एकर दोनशे लिटर जीवामृत महिन्यातून दोनदा पाण्याच्या वाटी द्या केळीला पपईला जेवढं जास्त जीवामृत पाजान तेवढं चांगलं तुम्ही दुप्पट सुद्धा देऊ शकता महिन्यातून तीन वेळा सुद्धा देऊ शकता जेवढं पाहिजे तेवढं क्लिअर हां पपई आणि केळी या प्लॉटमध्ये जेवढं आच्छादन जास्त कुजू तेवढे घर मोठे मिळतात पपया जास्त मिळतात जेवढे आच्छादन जास्त कुजू आपण सतत तेवढे घड किंवा पपया जास्त मिळतात सुरुवातीला कडधान्य व हळद किंवा जर स्वतःच आच्छादन म्हणून उपयोग सजीव आच्छादन म्हणून काम करेल आणि पुढे त्यांचं आयुष्य संपल्यानंतर कडधान्य बाजरी अंबाडी हळद अद्रक व तूर आणि शेवगा यांच्यापासून सतत आपल्याला काय मिळेल आच्छादन मिळेल जाग्यावरच विकत आणण्याची आवश्यकता नाही आता लिहा जीवामृताचा स्प्रे नाही स्प्रे ना फवारणी का स्प्रे फवारी असं हां बोला लिहा जीवामृताची फवारणी बी लावणीनंतर किंवा बी पेरणीनंतर किंवा लावणीनंतर एक महिन्यानी पहिली फवारणी एकरी शंभर लिटर पाणी व पाच लिटर जीवामृत एकवीस दिवसांनी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीपासून एक महिन्याने आपण बी टोकलं ना तेव्हापासून एक महिन्याने लावणीनंतर एक महिन्याने पहिली फवारणी शंभर लिटर पाणी पाच लिटर जीवामृत तिथून एकवीस दिवसांनी दुसरी फवारणी एकशे पन्नास लिटर पाणी दहा लिटर जीवामृत तिथून एकवीस दिवसांनी तिसरी फवारणी दोनशे लिटर पाणी पाच लिटर आंबट टाक तिथून एक महिन्यानी चौथी फवारणी दोनशे लिटर पाणी वीस लिटर जीवामृत दोनशे लिटर पाणी वीस लिटर जीवामृत व त्याच्या पुढच्या दोन फवारण्या दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत केळीसाठी आणि पपईसाठी दोन्ही एक एक महिन्याने एक एक महिन्याने एक एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या केळीमध्ये या सहा फवारण्यानंतर जर फवारणी करायची असेल तर हेलिकॉप्टरनी करावी तर काय नाही करावी हेलिकॉप्टरनी करावी आता पीक संरक्षण पिकाचं निरीक्षण केल्यावर जर किडीची अंडी किंवा किडी दिसत असतील लहान लहान तरच कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या अन्यथा नाही जर तुम्हाला पिकावर काय दिसल्या पाहिजे अंडी दिसली पाहिजे कुणाच्या चमकतात किंवा किडी लहान लहान किडीचे पिल्ले दिसले तरच तुम्ही फवारणी करावी तुम्हाला शिरून दिलेलं आणि जर दिसून येतं तर फवारणीची आवश्यकता तसंच घ्या बुरशीनाशक जीवामृत फवारल्यामुळे बुरशीनाशकाची आवश्यकता पडत नाही नाही एक एक महिन्याच्या आंदोलन तुम्हाला वर्षभर केळी लावता येते पपई फक्त थंडीचे दिवस सोडून केव्हाही लावता येते हा ते सांगतो ना लिया केळीचं कमर बाहेर पडल्यानंतर केळी जेव्हा अंगठ्या वेळ असतात फळं जेव्हा अंगठ्या वेळ असतात किंवा पपया पेरू एवढे असतात त्यावेळेस एकरी दोनशे लिटर सप्तधान्यांकुर अर्काची फवारणी करावी फळावर व त्यानंतर एक महिन्याने दुसरी फवारणी करावी बस ल केळीचं मॅनेजमेंट पाणी काय पाणी केळीला पाणी केव्हा द्यायचं हे उष्णतामान किती आहे हवेचं जमीन कोणती आहे आर्द्रता किती आहे हे स्वतः ठरवायचं उन्हाळ्यात पाणी जास्त द्यावं लागतं हिवाळ्यात पाऊस आला तर द्यास नाही लागत हे कोण निर्णय घेईल आयटीवाल्यांना माहीतच नाही ना हा ले आता केळीचं मॅनेजमेंट केळीचे खोडवे सतत घेता येतात केळी लावल्यानंतर कमळ बाहेर पडेपर्यंत फूल बाहेर पडेपर्यंत जेवढे पील बाहेर निघतील पील म्हणजे फुटवे ते सगळे वेळोवेळी कापून आच्छादन करावं नाहीतर आंतर पिकांना ते काय करतात त्रास देतात झालं ज्या दिवशी फूल बाहेर पडेल कमळ बाहेर पडेल त्या दिवशी ज्या दिशेकडे कमळ बाहेर पडलं पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेकडे पडलं समजलं का दिशाकडे हो. त्याच्या विरुद्ध दिशेचं एक पिल ठेवावं वाढण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेचं एक पिल वाढण्यासाठी ठेवावं बाकीचे कापून टाकावे आता लिहा घर कापल्यानंतर घडाला काय म्हणता तुम्ही लोंगर लोंगर हा लोंगर कोकणामध्ये लोंगर म्हणतात इकडे इकडे देशाला काय म्हणतात घड म्हणतात तर लोंगर घड कापल्यानंतर केळीचं खोड कापू नका महापाप आहे केळीचं खोड कापू नका ती आई आहे फक्त वाळले हिरवे पानं कापा आच्छादन करा खाली खोड नाही कापाचं हां जसजसं हे राखून ठेवलेलं पील वाढते हे राखून ठेवलेलं पील आहे ना ते वाढते मुलगा पिल्लू हा पिल्लू पिल्लू वाढते तस तस खोडाचा आकार घटत जातो तस तस ऑटोमॅटिक खोडाचा आकार घटत जातो व खोडातील साठा आई कोणाला देते पिलाच्या शरीरात पाठवते व खोळामधील अन्नसाठा आईचा या नवीन पिल्लाच्या शरीरात सतत पाठवल्या जात असतो झालं जेव्हा हे नवीन खोडव फूल बाहेर टाकते तोपर्यंत जुनं खोड संपूर्ण चिमलेलं असतं वाढलेलं असतं आणि खाली ऑटोमॅटिक काय करतं गळून पडतं कोमेजून बिलकुल छोटं होतं बारीक होतं आणि गळून पडतं म्हणजे आई लेकराला सगळं काही आपल्याजवळचं सत्व हा दुसऱ्या वर्षी ज्या दिशेनं कमळ बाहेर पडलं असेल त्याच्या दोन्ही बाजूला दोन पिलं वाढण्यासाठी ठेवावे आता दोन घड घ्यायचे आहे पुढल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किती घ्यायचे आहे दोन घड घ्यायचे हा दोन्ही बाजूचे दोन पिल वाढू द्यावे बाकीचे कापून टाकावे आता आपलं खोड झालं का नाही खोडवा नंबर एक आला आता खोडवा नंबर एकचे जे पिल्लं असतात खालची आहे ना त्याला दोन ठेवायचे आता त्याला कमळ बाहेर पडलं की किती ठेवायचे दोन ठेवायचे दोन बाजूचे बाकीचे कापून ठेवायचे म्हणजे आपण आता किती घड घेणार आहोत दुसऱ्या वर्षी दोन घेणार आहोत दोन पीर ठेवायचे विरुद्ध दिशेचे बाकीचे कापून ठेवायचे पुन्हा घड कापल्यानंतर पानं कापावे आचरण करावं खोड कापू तिसऱ्या वर्षी तीन पीर घ्यावे किती घ्यावे तीन एकाच वेळेला तुम्हाला दिसेल रासायनिक शेतीमध्ये दिसेल एकच घड लहान चुकला आणि आमच्या ज्यात जा तुम्हाला तिन्ही मोठे मोठे घड सारखे सारखे अशा तऱ्हेनं त्याचं मॅनेजमेंट कर लिहा केळीचं जेव्हा नवीन नाही मग नंतर तीनच ठेवायचे पुढं नाही तर मग चौथ्या वर्षी चार पाचव्या वर्षी पाच दहाव्या वर्षी दहा शंभर हे काय चालू आहे म्हणजे किती कमाई करायची बर वर आता काही पासवर्ड आहे का पासबुक वरचं नाही आहे वरचं पासबुक तरी आपली हाव आहे म्हणजे केळीचं जेव्हा नवीन पान बाहेर निघते केळीचं शेंड्यावरचं जेव्हा नवीन पान बाहेर निघते तेव्हा खोडावरचं सगळ्यात खालचं पान पिवळं पडते व त्या पिवळ्या पानातून मुळ्या चार अन्नद्रव्य काढून घेतात व मुळी साठवतात चार अन्नद्रव्य पानातून काढून घेतात पिवळ्या आणि मुळी साठवतात nitrogen phosphate potash magnesium nitrogen phosphate potash आणि मॅग्नेशियम कोणासाठी पुढच्या पिढीसाठी पण नंतर ते पान वाळतं नंतर ते पान वाळतं पण वाळलेल्या पानामध्ये मात्र बाकीची सगळी सूक्ष्म नद्रव्य जमा असतातच त्या वाळल्या पानामध्ये जेव्हा खोडाजवळ पावसाचं पाणी जमा होते किंवा सिंचनाचे पाणी भरल्या जाते वापसा राहत नाही त्यावेळेस मुळ्या आपलं काम बंद करतात व द्रव्य पानाकडे पाठवत नाहीत अशा आणीबाणीच्या काळात इमर्जन्सीमध्ये किडीची हिरवी पानं वाळल्या पानातून सुष्मनाद्रव्य ओढते व आपली वाढ चालू ठेवते म्हणजे म्हणजे वाळली पानं काय आहे द्रव्याची रिझर्व्ह बँक आहे म्हणून वाळली पानं तोडू नका वाळली पानं खोडाच्या आईची साडी आहे वायली पानं खोडाला लपेटून घेतात व खोडाचं उन्हापासून थंडीपासून काय करतात संरक्षण करतात म्हणजे वाईली पानं कापणं काय आहे मग महापाप आहे साधं पाप नाही कोणता आहे महापाप एक चौरस फूट हिरव्या पानामध्ये जेव्हा साडेचार ग्रॅम अन्न निर्मिती होते एका दिवसाला त्यापैकी घड किती मिळतो आपल्याला केळीचा सव्वा दोन ग्रॅम मिळतो तेव्हा सव्वा दोन ग्रॅम आपल्याला केळीच्या घडाचं वजन मिळतं म्हणजे झाडावर जेवढी हिरवी पानं सतत कायम राहतील तेवढं घडाचं वजन जास्त मिळेल आहे ना खरं आहे का खोटं आहे आणि केळीचं हिरवं पान कापलं तर मिळेल का नाही म्हणून केळीची हिरवी पानं सुद्धा कापायची झालं तूर सोंग तूर शेंगा कापून घेतल्यानंतर तुरीला कापून घ्या व तिथेच आच्छादन करा बोधावर तुरीला कापल्यानंतर त्याचं तिथे आच्छादन करा तुरीला नवीन फुटू येतील व सतत आपल्याला आच्छादन मिळेल केळी पिकामध्ये केळीच्या वरच्या शेंड्याच्या दोन फूट वरपर्यंत केळी पिकामध्ये केळीच्या खोडाच्या शेंड्याच्या वर किती फुटापर्यंत दोन फुटापर्यंत काय करावं शेवड्याच्या फांद्या तोडत जावे छाटत जावे व दोन फुटावर त्याला विस्तार करू द्यावा जसजसं केळी वाढेल झाड वाढेल तस त्याच्या वरच्या वरच्या फांद्या कापत नाही परंतु परंतु पपईमध्ये पपईला फुलं लागेपर्यंत शेवगा वर जाऊ द्यायचा पपईला काही उंचीपर्यंत शेवगा वर जाऊ द्यायचा सावली सुरुवातीच्या त्याच्या बालपणामध्ये व पुढे पुढे शेवग्याला जमिनीच्यावर दोन फुटावर तोडून आच्छादन करावं त्याची कॅनॉपी खाली ठेवावी पपईच्या खाली ठेवावी सतत आच्छादन मिळेल आणि पपईला छान मोकळं वाळू द्यावं आपण पपईमध्ये त्याच्या बालपणामध्ये म्हणजे चार महिन्यापर्यंत काय करायचं शेवग्याला वर जाऊ द्यायचं पपईला सावली द्यायची फांद्या छाटत जायचं आणि पपई जेव्हा उंच वळायला जाईल फुलावर येण्याची शक्यता असेल त्यावेळेस काय करायचं शेवग्याला छाडून टाकायचं खाली आणि आचन करायचं म्हणजे पपईलानंतर वाळू द्यायचं पुढे काही आवश्यकता भरपूर झाले आता काही आवश्यकता आता आपण थांबूया